ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी चौसष्टावा मृग राजाची कथा श्रीशुक म्हणाला परीक्षिता एके दिवशी सांब प्रद्युम्न चारुभानू गद इत्यादी यदुवंशी राजकुमार फिरण्यासाठी उपवनात गेले तिथे पुष्कळ वेळपर्यंत खेळ खेळल्याने त्यांना तहान लागली तेव्हा ते इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागले त्यांना एका पाणी नसलेल्या विहिरीत एक विचित्र प्राणी दिसला तो प्राणी म्हणजे पर्वताच्या आकाराचा एक सरडा होता त्याला पाहून ते आश्चर्यचकित झाले त्याला त्याची दया येऊन ते त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले परंतु ती मुले त्या विहिरीत पडलेल्या सरड्याला कातडी जोराने बांधून बाहेर काढू शकली नाहीत तेव्हा कुतूहलाने जाऊन त्यांनी ती गोष्ट श्रीकृष्णांना सांगितली जगाचे जीवनदाते कमलनयन भगवान श्रीकृष्ण त्या विहिरीपाशी आले त्या सरड्याला पाहून आपल्या डाव्या हाताने सहज त्यांनी त्याला बाहेर काढले भगवान श्रीकृष्णाच्या करकमलाचा स्पर्श होताच सरड्याचे रूप टाकून तो एका स्वर्गीय देवतेच्या रूपात प्रगट झाला आता त्याच्या शरीराचा रंग तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकू लागला होता आणि त्याच्या शरीरावर अद्भुत वस्त्रे अलंकार आणि फुलांचे हार दिसू लागले होते या दिव्य पुरुषाला सरड्याची योनी का प्राप्त झाली हे जरी श्रीकृष्णांना माहीत होते तरी सुद्धा ते कारण सर्वसाधारण माणसांना माहीत व्हावे म्हणून त्यांनी त्याला विचारले हे महाभागा तू अत्यंत रूपवान आहेस तू कोण खात्रीने तू कोणीतरी श्रेष्ठ देव असावास असेच मला वाटते हे कल्याणमूर्ते कोणत्या कर्मामुळे तुला या योनीमध्ये यावे लागले तुझी अशी दशा होणे योग्य नव्हती आम्ही तुझा व्रतांत जाणू इच्छितो तो आम्हाला सांगणे तुला योग्य वाटत असेल तर सांग शुक म्हणाला जेव्हा अनंतमूर्ती श्रीकृष्णाने राजाला असे विचारले तेव्हा त्यांनी आपला सूर्यासारखा तेजस्वी मुकुट भगवंताच्या चरणावर टेकून त्यांना प्रणाम करून म्हटले नृग राजा म्हणाला प्रभो मी इक्ष्वाकूचा पुत्र नृग नावाचा राजा आहे जर एखाद्याने आपल्यासमोर दानशूर पुरुषांचा उल्लेख केला असेल तर त्यावेळी माझे नावही आपल्या कानावर आले असेल हे प्रभू आपण सर्व प्राण्यांच्या अंतकरणाचे साक्षी आहात काळाचा पडदा आपल्या अखंड ज्ञानामध्ये बाधा आणू शकत नाही म्हणून आपल्याला अज्ञात असे काय असणार आहे असे असूनही आपली आज्ञा म्हणून मी सांगतो हे भगवन पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत आकाशात जितके तारे आहेत आणि पावसाळ्यात पाण्याच्या जेवढ्या धारा पडतात तितक्या गायी मी दान केल्या होत्या त्या गायी दुधाळ तरुण साध्या सुंदर सुलक्षणी आणि कपिला होत्या न्यायार्जित धनाने मी त्या प्राप्त केल्या होत्या सर्वांना वासरे होती त्यांची शिंगे सोन्याने मढवलेली होती आणि खूर चांदीने रेशमी वस्त्रे हार आणि दागिन्यांनी त्यांना सजवले होते अशा गायी मी दान दिल्या होत्या जे श्रेष्ठ ब्राह्मण कुमार सद्गुणी शील संपन्न कुटुंब पोषणास असमर्थ सत्यशील तपस्वी वेदपाठी शिष्यांना विद्यादान करणारे चारित्र्य संपन्न आणि तरुण होते त्यांना मी वस्त्रे अलंकार देऊन गायींचे दान करीत असे अशा प्रकारे मी पुष्कळशा गायी जमीन सोने घरे घोडे हत्ती दाशीसहित कन्या तिळांचे पर्वत चांदी अंथरुणे वस्त्रे रत्ने ग्रहसामग्री आणि रथ इत्यादींचे दान केले अनेक यत्न केले आणि पुष्कळशा विहिरी तलाव इत्यादी बांधले एके दिवशी एका तपशी ब्राह्मणाची एक चुकलेली गाय माझ्या गायीमध्ये येऊन मिसळली मला याची कल्पना नव्हती मी नकळत ती गाय दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान दिली जेव्हा ती गाय तो ब्राह्मण घेऊन चालला तेव्हा त्या गायीचा मूळ मालक त्याला म्हणाला ही गाय माझी आहे दान घेणारा ब्राह्मण म्हणाला ही माझी आहे कारण नरक राजाने मला ही दान दिली आहे ते दोघे ब्राह्मण आपापसात भांडण करीत आपलेच म्हणणे खरे आहे हे पटवण्यासाठी माझ्याकडे आली एकजण म्हणाला ही गाय आपण मला दिली आहे व दुसरा म्हणाला असे असेल तर तू माझ्या गायीची चोरी केली आहेस ते ऐकून माझे चित्त गोंधळून गेले मी धर्मसंकटात सापडलो आणि त्या दोघांना अत्यंत नम्रतेने म्हणालो की हिच्या बदल्यात मी आपणास एक लक्ष उत्तम गायी देईन आपण ही गाय मला परत द्या नकळतपणे माझ्या हातून हा अपराध घडला आहे आपण माझ्यावर कृपा करा आणि मला अमंगळ नरकात जाऊन पडण्याच्या संकटातून वाचवा राजन मी हिच्या बदल्यात काहीही घेणार नाही असे म्हणून गायीचा मूळ मालक निघून गेला तू हिच्या बदल्यात एक लक्षच काय दहा हजार आणखी गायी दिल्यास तरी सुद्धा मला नकोत असे म्हणून दुसरा ब्राह्मण सुद्धा निघून गेला देवाधिदेव जगदीश्वरा आयुष्य संपल्यावर यमराजाच्या दूताने मला यमपुरीला नेली तेथे यमराजाने मला विचारले राजा तू अगोदर आपल्या पापाचे फळ भोगू इच्छितोस की पुण्याचे तू केलेले दान आणि धर्म याचे फळ म्हणून तुला असा तेजस्वी लोक प्राप्त होणार आहे की ज्याला तोड नाही प्रभो तेव्हा मी यमराजाला म्हणालो देवा मी अगोदर पापाचे फळ भोगू इच्छितो आणि त्याच क्षणी यमराज म्हणाला पड जा त्याने असे म्हणताच मी तेथून खाली पडत असतानाच पाहिले की आपण सरडा झालो आहे हे प्रभू मी दानशूर आणि आपला भक्त होतो आपले दर्शन व्हावे अशी माझी उत्कट इच्छा होती आपल्या कृपेनेच माझी पूर्वजन्माची आठवण अजून नाहीशी झाली नाही भगवन आपण परमात्मा आहात शुद्ध अंतकरणाचे योगेश्वर उपनिषदांच्या दृष्टीने स्वतःच्या हृदयात आपले ध्यान करीत असतात हे इंद्रियातीत परमात्मन सरडा होण्याच्या मोठ्या दुःखामुळे मी विवेकहीन झालो असतानाही आपण साक्षात माझ्या दृष्टीसमोर कसे आलात जेव्हा प्रपंचातून सुटण्याची वेळ येते तेव्हाच आपले दर्शन होते हे देवदेवा हे पुरुषोत्तमा गोविंदा हे अविनाशी अच्युता पवित्र कीर्ते हे नारायणा हे ऋषिकेशा हे प्रभू मी आता देवलोकीत चाललो आपण मला अनुमती द्यावी हे श्रीकृष्णा मी कुठेही असलो तरी माझे चित्त नेहमी आपल्या चरण कमलावरच स्थिर असावे सर्व विश्वरूप आनंद शक्ती ब्रह्मस्वरूप अशा आपणास मी नमस्कार करीत आहे हे वासुदेवा श्रीकृष्णा योगेश्वरा मी आपणास नमस्कार करीत आहे असे म्हणून मृगाने भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि आपल्या मुकुटाने त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला नंतर त्यांची आज्ञा घेऊन सर्वजण पाहत असतानाच तो श्रेष्ठ विमानात बसला धर्माचा आधार असलेले देवकीनंदर भगवान श्रीकृष्ण क्षत्रियांना उपदेश करण्यासाठी म्हणून तिथे उपस्थित असलेल्यांना म्हणाले विष केवळ खाणाऱ्याचेच प्राण घेते आग पाण्याने विझवली जाऊ शकते परंतु सत्पुरुषाच्या धनरूप अग्नीपासून जी आग उत्पन्न होते ती सर्व कुळाला मुळापासून जाळून टाकते जर साधू पुरुषाच्या पूर्ण संमतीशिवाय त्याचे धन उपभोगले तर ते तीन पिढ्यांना नष्ट करते आणि जर बळजबरीने त्याचा उपभोग घेतला तर त्यामुळे भोगणाऱ्याच्या पूर्वजांच्या दहा पिढ्या आणि भविष्यातील सुद्धा दहा पिढ्या नष्ट होतात जे मूर्ख राजे आपल्या राजलक्ष्मीमुळे आंधळे बनून सत्पुरुषाचे धन हिरावून घेऊ इच्छितात ते नरकात जाण्याचीच इच्छा करतात स्वतःला अर्धपाताच्या किती खोल खड्ड्यात पडावे लागेल ते हे पाहत नाहीत जे लोक अग्निसारखे तेजस्वी असतात ते सुद्धा साधूंचे अल्पश्य सुद्धा धन हिरावून घेऊन पचवू शकत नाहीत तर मग स्वतःला लोकांचे स्वामी समजणारे राजे ते कसे पचवू शकतील ज्या उदार हृदय कुटुंबवत्सल साधूंच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतले जाते त्याच्या रज्ञाने त्यांच्या अश्रूंच्या थेंबानी जमिनीवरील जितके धुलीकण भिजतात तितकी वर्षेपर्यंत त्या साधूचे धन हिरावून घेणाऱ्या उत्सृंखल राजांना आणि त्याच्या वंशजांना कुंभीपाक नरकामध्ये दुःख भोगावे लागते जो माणूस आपण किंवा दुसऱ्याने साधूंना दिलेली व्रती हिरावून घेतो तो साठ हजार वर्षे विष्ठेतील किडा होतो म्हणून मला वाटते की साधूंचे धन नजर चुकीने सुद्धा माझ्या खजिन्यात येऊ नये कारण जे लोक साधूंच्या धनाची इच्छा करतात ते या जन्मामध्ये अल्पायुषी शत्रूकडून पराभूत आणि राज्यभ्रष्ट होऊन जातात तसेच मृत्यूनंतर सुद्धा दुसऱ्यांना त्रास देणारी सापच होतात म्हणून माझ्या आप्तानू साधूंनी जरी अपराध केला तरी सुद्धा त्यांचा द्वेष करू नका त्यांनी जरी मारली किंवा पुष्कळशी शिव्याशाप दिली तरी तुम्ही त्यांना नेहमी नमस्कारच करा मी जसा सावध राहून वेळोवेळी साधू संतांना नमस्कार करतो त्याचप्रमाणे तुम्हीही करा जे असे करणार नाहीत त्यांना मी शिक्षा करीन न कळतही साधू संतांचे हिरावून घेतलेले धन हिरावून घेण्याचा अधपात करते जसे ब्राह्मणाच्या गायीने राजा रगाला सरडा केली सर्व लोकांना पवित्र करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने द्वारकावासियांना अशा प्रकारे उपदेश करून ते आपल्या महालात निघून गेले या ठिकाणी चौसष्टावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू